श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला मंगलाचरण मचिंद्रनाथांची जन्मकथा या अध्यायाच्या नित्यपठनाने सर्व प्रकारच्या बाधा नाहीश होतात अध्यायाला सुरुवात होते श्री गणेशाय नम श्री गुरुभ्यो नम श्री पांडुरंगाय नम श्री कुलदेवताय नम श्री पितृभ्याय नम कलियुग सुरू झाल्यावर श्री विष्णूने नवनारायणांना द्वारकेत बोलावण्यासाठी आपल्या दूतांना पाठवले त्या प्रसंगी विष्णू स्वतः सोन्याच्या सिंहासनावर बसले होते तेवढ्यात निरोप पाठविल्याप्रमाणे नवनारायण तिथे आले त्या नवनारायणांना पाहताच विष्णूला फार आनंद झाला ते लगेच सिंहासनावरून उतरले आणि मोठ्या प्रेमाने त्यांना भेटले मग त्यांना सन्मानाने सुवर्ण सिंहासनावर बसून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली तो मान सन्मान पाहून नवनारायणांनी विचारले आम्हाला कशासाठी इथे बोलावले त्यांचा प्रश्न ऐकून विष्णू म्हणाले तुम्हाला इथे बोलावण्याचं कारण असं की आपल्या सर्वांना आता कलियुगामध्ये अवतार घ्यावयाचे आहेत ज्याप्रमाणे हंस एकजुटीने समुद्राच्या पाण्यावर जातात त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन भूलोकात प्रगट होऊ श्री लक्ष्मी विष्णूची कल्पना ऐकून ते म्हणाले जनार्दन आपण आम्हाला अवतार घ्यायला सांगता पण तू कोणत्या नावानं आणि कुठे घ्यायचं तेही सांगा यावर द्वारकाधीश म्हणाले तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा व दीक्षा देऊन उपदेश करीत राहा यावर तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हालाच फक्त अवतार घ्यायला सांगता पण असे मनात आणू नका कारण तुमच्याबरोबर मृत्यू लोकात जन्म घेणारे बहुत जण आहेत प्रत्यक्ष वाल्मिकी हा तुलसीदास होईल शुक्रमुनी हा कबीर व्यासमुनी हा जयदेव होईल तर माझा अगदी सर्वात आवडता जो उद्धव तो नामदेवाचा अवतार घेईल हा नरहरी या नावाने मृत्यूलोकी प्रसिद्धीस येईल तर माझा भाऊ बलराम हा पुंडलिक बनेल एवढेच नव्हे तर मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे तसेच कैलासाधिपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव सोपान या नावाने अवतार घेईल योगमाया मुक्ताबाई आणि हनुमान रामदास होईल खूपजा ज्या या नावाने प्रसिद्धीस येईल एवढे झाले की आपण कलियुगामध्ये भक्तीचा महिमा वाढवू मग अवतार कोणत्या ठिकाणी व कसा घ्यायचा ते सविस्तरपणे सांगण्यासाठी नवनारायणांनी विनंती केली या विनंतीला मान देऊन हरीने सांगितले पाराशर ऋषींचा पुत्र जो व्यासमुनी त्याने ही सर्व माहिती भविष्य पुराणामध्ये मागेच लिहून ठेवली आहे ती आता नीट आहे का पुरी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्यावेळी त्या वीर्याचा काही भाग यमुनेमध्ये पडला त्याचे तीन भाग झाले त्या तीन भागांपैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेच्या पाण्यामध्ये पडला पाण्यात पडलेले ते वीर्य लगेचच एका मच्छीने गिळले त्या मच्छीच्या पोटात कवी नारायणाने संचार करून मच्छिंद्रनाथ नावाने जगात प्रगट व्हावे शंकराने आपल्या तिसऱ्या डोळ्याने जाळून भस्म केलेला काम अग्नीने प्राशन केला आहे म्हणून आता अंतरिक्ष नारायणाने त्यांच्या पोटी जन्म घेऊन जालिंदर या नावाने प्रसिद्धीस यावे कुरुवंशात जन्मजय नावाचा राजा सर्पसत्र करील त्याच्याच वंशातील बृहद्रवा राजा हवन करील तेव्हा अग्नी आपला गर्भ सांडेल आणि ही संधी साधून त्या प्रसंगी जालिंदराने त्या यज्ञकुंड्यामध्ये जन्म घ्यावा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या विर्याचा काही भाग नर्मदेच्या काठी पडलेला आहे तेथे चमस नारायणाने सिद्ध या नावाने प्रगट व्हावे त्याच विर्यापैकी काही अंश एका सर्पिणीने गिळला जन्मेजय राजाच्या सर्पसत्रामध्ये ब्राह्मणाने सर्व सर्पांची आहुती दिली परंतु त्या प्रसंगी त्या सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज आहे हे जाणून तिला आस्तिक ऋषीने वडाच्या डोलीमध्ये लपवून ठेवले नऊ महिने पूर्ण झाल्यावर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली आणि आता ते अंडे अजून तेथेच आहे तेव्हा त्यात अबिरहोत्र नारायणाने संचार करून वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथाने सूर्यरित प्राप्तीसाठी मंत्र जपून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल त्यामध्ये सूर्य आपले वीर्य सांडेल अर्थातच ते उकिरडामय असणार त्यात हरिनारायणाने गोरक्ष नावाने प्रगट व्हावे दक्षच्या घरी त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभाच्या वेळी पाहून ब्रह्मदेवाला अनावर काम वाचन झाली आणि त्याचे वीर्य कळले तेव्हा त्याला फार लाज वाटली म्हणून त्याने ते वीर्य पायेने दाबून चौफेर केले त्याचे साठ हजार बालकिल्ले ऋषी निर्माण झाले दुसरे अंग केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले व वाहत कुशबेटात गेले ते अजूनही तेथेच आहे तेव्हा पिप्पलाय नारायणाने तिथे प्रवेश करून चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध यावे भरतरी नावाचे आपले भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेवले होते त्यात सूर्याचे वीर्य पडले ती त्याने तसेच जतन करून ठेवले आहे त्या द्रुमिल नावा नारायणाने प्रगट होऊन भ्रतहरी नावाने प्रसिद्ध व्हावे हिमालयाच्या अरण्यामध्ये सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गाळले त्यातले थोडेसे हत्तीच्या कानामध्ये पडले त्यात आता प्रबुद्ध नारायणाने संचार करावा व कानिप नावाने प्रगट व्हावे गोरक्ष चिखलाचा पुतळा करील त्यात करभंजनाने प्रगटावे अशा तऱ्हेने लक्ष्मीकांतने कोणी कोठे व कसा उतार घ्यायचा ते सविस्तरपणे सांगितल्यावर या नवनारायणाने पूर्ण समाधान झाले मग ते आज्ञा घेऊन तिथून निघून मंदार पर्वतावर गेले तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले पुढे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले एके दिवशी शंकर व पार्वती कैलासावर गप्पा मारित होते तेव्हा पार्वती शंकराला म्हणाली तुम्ही नेहमी जो मंत्र जपत असताना मला त्याचा अनुग्रह द्या ते ऐकून शंकर तिला म्हणाले मी तुला तो मंत्र जरूर शिकवेन पण त्यासाठी एकांत जागा पाहिजे तेव्हा आपण आता अगोदर एकांत स्थान शोधून काढू असं म्हणून ती दोघेही निघाली ती फिरत फिरत यमुनेच्या गाठी आली इथे अगदी शुकशुकाट होता माणसांची वस्तीही नव्हती त्यामुळे त्यांनी तीच जागा पसंत केली व ते दोघेही तेथे बसले मग शंकर पार्वतीला मंत्रोपदेश करू लागले ज्या मच्छीने ब्रह्मवीरे गिळून यमुनेमध्ये प्रवेश केला होता ती गर्भवती मच्छी तेथे जवळच पाण्यामध्ये होती तिच्या पोटातील गर्भाने तो मंत्र ऐकला तो दिव्य मंत्रोपदेश ऐकल्यावर त्याला शुद्ध ज्ञान प्राप्ती झाली व द्वैतभाव नष्ट होऊन तो ब्रह्मरूप झाला उपदेश सांगितल्यावर शंकराने उपदेशाचे सार पार्वतीला विचारले इतक्यात मच्छिंद्र गर्भामधून म्हणाला सर्व ब्रह्मरूप आहे हे उत्तर ऐकून शंकराने आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा त्याला मच्छीच्या पोटी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले मग शंकराने त्याला सांगितले तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ फायदा झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयाकडून करवे त्यासाठी तू आता पुढे बद्रिकाश्रमाशे तेथे मी तुला दर्शन देईल असे सांगून पार्वती शंकर हा कैलासाला गेले मच्छिंद्र इकडे मच्छीच्या उदरामध्ये तो मंत्र जपू लागला पूर्ण दिवस भरल्यावर त्या मच्छीने अंडे नदीच्या काठावर टाकले आणि ती पाण्यामध्ये निघून गेली पुढे थोडे दिवसांनी बरेच बगळे मासे धरायला म्हणून यमुने काठी आले त्यांनी ते अंडे पाहिले व लगेच आपल्या तीक्ष्ण तुचींनी फोडले त्यात एक बालक होते अंडे फुटताच ते बाळ जोरजोरामध्ये रडू लागले त्याचे रडणे ऐकून सगळे बगळे तिथून पळून गेले काही दिवसांनी फुटलेले अंडे कामिक नावाच्या कोळ्याने पाहिले त्यात सूर्यासारखा तेजस्वी बाळ पाहून त्याला कळवळा आला कोणीतरी सावज या बालकाला मारेल असं त्याच्या मनामध्ये आलं इतक्यात आकाशवाणी झाली हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे या बालकाला तू तुझ्या घरी घेऊन जा ह्याचे नीट पालन पोषण कर आणि ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव मनात कोणतीही शंका आणू नकोस जा ते एकूण कोळ्याला खूप आनंद झाला व त्याने मोठ्या आनंदाने त्याला घरी नेले आपल्या शारदोता नामक पत्नीजवळ दिले आणि तो म्हणाला ईश्वराने आपल्याला हा मुलगा दिला आहे याचे नीट पोषण कर तीही मुलासाठी असुसलेली होती ते ऐकून तिलाही खूप आनंद झाला मग तिने मोठ्या प्रेमाने जवळ घेतले तोच तिला पाना फुटला मग मुलाला पाजून न्हाऊ माकू घालून पाळण्यामध्ये निजवले आधीच त्या दोघांना मूल होण्याची शक्यता नव्हती त्यात असा अचानकपणे तेजस्वी पुत्र हाती लागल्याने त्यांचा आनंद गगनात असा झाला मच्छिंद्रनाथ पाच वर्षाचा झाल्यावर एक दिवस त्याला बरोबर घेऊन त्याचा बाप मासे मारण्यासाठी यमुना नदीवर गेले तेथे त्याने मासे पकडण्यासाठी जाळे पसरले होते पुष्कळ मासे जाळ्यात आल्यावर ते मच्छिंद्रनाथाजवळ ठेवून तो पुन्हा जाळे पसरून बसला ते पाहून पिता आपल्या मातृकुळाचा नाश करायला निघाले आहेत असं मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये आलं आपण येथे असाना हे शांत बसून पाहणे योग्य नाही असं मच्छिंद्रनाथाला वाटलं आस्तिक ऋषीने ज्याप्रमाणे आपल्या मातृकुळाचे रक्षण केले तसे आपणही करावे म्हणून तो एक एक मासा पुन्हा पाण्यामध्ये टाकू लागला आपण एवढे कष्टाने पकडलेले मासे हा मूर्ख मुलगा पाण्यामध्ये सोडत आहे हे पाहून त्याच्या बापाला फार राग आला त्या रागाच्या भरात तो मुलाला मारू लागला आणि म्हणाला अरे तू हे काय करतोयस माझे कष्ट सगळे वाया गेले रे आता खाशील काय भीक मागायचे लक्षण आहेत ही बाप अशा तऱ्हेने रागावल्यावर त्याची नजर चुकून मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेला त्याला फार वाईट वाटलं भिक्षेचे अन्न पवित्र असते तेच आपण खावे असा विचार करून तो बद्रिका आश्रमात गेला तेथे त्यांनी बारा वर्षे कडक तपश्चर्या केली त्यामुळे त्याच्या हाडाचा केवळ सांगाड आवरला होता इकडे एक दिवस श्री दत्तांची स्वारी शंकराच्या देवळात गेली तेथे त्यांनी शंकराची स्तुती केली त्यामुळे शंकर प्रसन्न झाले व त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्याला प्रेमभराने आलिंगन दिले मग उभय त्यांच्या खूप गप्पा झाल्या तेव्हा बद्रिकाश्रमाची अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रयाला इच्छा झाली त्याने आपले मनोगत शंकराला सांगितले मग त्याला बरोबर घेऊन शंकर अरण्यामध्ये पुढे बद्रिकाश्रमात गेले अध्याय पहिला समाप्त होत आहे